श्रीधर स्वामीकृत श्रीराम विजय अध्याय एकतीसावा अहिरावण आणि महिरावण यांच्या राज्यात <clears throat> रावणाचे सगळे भाऊ व सगळी मुले युद्धात मरण पावली आता मला कुणाचाच आधार नाही असे म्हणून रावण शोक करीत होता तेव्हा रावणाचा प्रधान विद्युत जीव म्हणाला अहिरावण महिरावण पाताळात राहतात ते कपटविद्येत प्रवीण आहेत आपण त्यांना बोलावले तर ते रामलक्ष्मणांना पाताळात पळवून नेतील आणि भद्रकालिका देवीसमोर त्यांचे बळी देतील रावणाला प्रधानाची ही सूचना एकदम पसंत पडली लगेच रावणाने अहिरावण महिरावणांना बोलावून घेतले काम क्रोधाचीच रूपे असलेले ते राक्षस जणू रावणरूपी अहंकाराला भेटण्यात आले अहिरावण महिरावण यांनी रामलक्ष्मणांचा भद्रकाली देवीसमोर वध करण्याची प्रतिज्ञाच रावणासमोर केली ती ऐकून रावणाला अतिशय आनंद झाला रामाच्या सैन्यात विभीषणाला रावणाचा हा दुष्टभेद समजला होता विभीषणाने नळ नीळ जांबुवंत यांना या रावणाचा दुष्टभेद सांगून म्हटले आज रात्री राम लक्ष्मणांचे संरक्षण केले पाहिजे मारुतीने सेनेभोवती कठीण असा पुच्छाचा किल्लाच निर्माण केला त्या किल्ल्यावर ठिकठिकाणी नळ नीळ जांबुवंत हे पहारीकरी सावधचित्ताने बसले होते रात्रीचा गडद अंधार आणि त्यात अहिरावण महिरावणांच्या कपटविद्येचे पांघरून घातले गेले मारुतीच्या शेपटीचा दुर्ग भेटण्यासाठी दोघे राक्षस अनेक युक्त करू लागले असुर तीक्ष्ण शूलाने वज्रपुच्छाचा दुर्ग फोडू लागले पण त्यात ते अयशस्वी झाले शेवटी ते वर आकाशात उडाले आणि राम लक्ष्मण जिथे निघले होते तेथेच त्याने उडी मारली राम लक्ष्मण मृगाजिनावर झोपले होते तिथेच सात हजार योजने लांबीचे भुयार त्याने तयार केले आणि त्या विवरातून बाहेर पडल्यावर आणखी हजारो योजने दूर समुद्रतीरी असलेल्या महिकावती नगरात त्यांना घेऊन गेले महिकावती नगर लंकानगरीपेक्षा प्रचंड आणि वैभवशाली होते राम लक्ष्मणावर त्यांनी नागपाश बंधनाचा प्रयोग केला होता म्हणून राम लक्ष्मण निश्चित पडून होते राजधानी महिकावती नगराच्या मध्यभागी कलात्मक आणि प्रचंड बांधणीचे भद्रकालीचे देऊळ होते मकरध्वज राक्षस हा तेथील सेनापती होता वीस कोटी राक्षसांची तेथे वस्ती होती राम लक्ष्मणांना त्या भयंकर देवीसमोर बळी देण्यासाठी आणले अहिमही दोघेजण राम लक्ष्मणावर विशेष लक्ष देऊन बसले होते इकडे सुवेल पर्वतावर सूर्योदय झाला वानर सैन्यात बरीच घबराट पसरली होती सकाळ होताच सर्व वानर सैन्य रघुनाथाचे दर्शन घेण्यात गेले तेव्हा तिथे त्यांना शय्येसह रघुनाथ नाहीसे झालेले आढळले वानर सैन्यात एकच हल्लकल्लोळ उडाला विभीषणाने सर्व सैन्याला धीर देत म्हटले आपले सर्व सैन्य रामाशिवाय आहे हे पाहून रावण युद्धाला सुद्धा येईल तेव्हा राम लक्ष्मण नाहीसे झाल्याची गोष्ट गुप्तच असू द्या आपण सारे ब्रह्मांड शोधू आणि रामरायाचा शोध लावूया सारे वानरसैन्य मारुतीपुढे येऊन म्हणू लागले तू सीतामाईचा शोध लावलास ना माता रामाचा पण शोध लाव मारुतीने सुग्रीव आणि भीभीषणाला वानर सैन्य रक्षणास सांगितले अंगद नीळ नळ जमवन यांना बरोबर घेतले आणि त्या विवरात प्रवेश केला विवरात नळ नीळ अंगद जांबवंत मूर्छा येऊन पडले त्यांना मारुतीने उचलून बाहेर आणले आणि सावध केले विवरातून बाहेर येतात तो पाताळातील समुद्रकाठी मकरध्वज वीस कोटी राक्षसैन्य घेऊन बसला होता पाचही जणांनी आपली रूपे बदलली आणि ते यात्रेकरू झाले ते सर्वांना सांगू लागले आम्ही महिकावती नगरी पाण्यात जात आहोत ते बोलणे ऐकत सर्व राक्षस नळ नीळ अंगद जांबुवंत मारुती यांच्यावर तुटून पडले त्यांचे तेथे भयंकर युद्ध झाले मकरध्वजाच्या छातीवर हनुमंत बसला आणि विचारू लागला आता सांग यावेळी तुला सोडवायला कोणी येईल का तू आता आमच्या तावडीत सापडलास ना आता तू काय करशील तेव्हा मकरध्वज मारुतीला म्हणाला आता माझ्याजवळ अंजनी पुत्र नाही म्हणून तुझ्या या गप्पा चालल्या आहेत तो हनुमंत असता तर त्यानेच तुला ठार मारले असते तोच तर माझा पिता आहे माहीत आहे का तुला तेव्हा माकरू मारुती मकरध्वजाला म्हणाला अरे मारुतीचं ब्रह्मचारी ब्रह्मचारी आणि तू त्याचा पुत्र कसा मीच तो रुद्रावतारी मारुती आहे खरा काय प्रकार आहे तो मला सांग तू माझा मुलगा कसा मकरध्वज सांगू लागला हनुमंत लंकाधन करून येताना त्याला अतिशय घाम आला होता त्याने कपाळावर हात फिरवल्यावर कपाळातील घाम समुद्रात पडला त्या घामाचा एक थेंब समुद्रातील एका मगरीच्या तोंडात गेला व माझा जन्म झाला एवढं बोलून मकरध्वजाने पित्याचे चरणी मस्तक ठेवले पितापुत्रांची ती भेट पाहण्यासाठी मगर तेथे आली मारुतीचे ते सामान्य रूप पाहून मनात म्हणाली लंका दहनाच्या वेळेस पूर्ण रूपात होते वाटतं तेव्हा मारुतीने पुन्हा भीम काय स्वरूप घेतले तेव्हा ती मगर मारुतीच्या चरणी लागली मगर म्हणाली काही चिंता करू नका राम लक्ष्मण सुखरूप आहेत मही हे दोघे कपटविद्येने त्यांना येथे घेऊन आले आहेत आणि उद्या त्यांना देवीपुढे बळी देणार आहेत आपण गुप्त रूपाने देवळात जाऊन बसा तेथे तुम्हाला ते दोघे भेटतील नळ नीळ अंगद जांबुवंत समुद्रकिनारी थांबले मारुतीने अतिसूक्ष्म रूप घेतले आणि एका क्षणात कुणालाही कसलाही पत्ता न लागू देता त्याने महिकावती नगरीत प्रवेश केला भद्रकालीचे देऊळ पाहून मारुती त्या देवळात गेला देवीच्या जागेवर हनुमंत मारुतीने देवळातली देवी उचलली तीर्थ जाण्याच्या मार्गात ती ठेवली आणि स्वतः देवी बनून तो देवीच्या जागी उभा राहिला त्याने वज्रासारखी कठीण दारे आतून घट्ट बंद केली अहिमही रावण सर्व पूजा साहित्य आणि बळी द्यावेचे राम लक्ष्मण यांना घेऊन मंदिराजवळ आले पाहतात तर देवळाचे दरवाजे आतून बंद सर्वांना वाटले देवी कोपली तेव्हा देवीचे रूप घेतलेला हनुमंत आतून बोलू लागला तुम्ही फक्त खरोखर भाग्यवान आहात मला बळी द्यायला तुम्ही राम लक्ष्मणांना आणलेत काय सांगू लंकेमध्ये मीच कितीतरी जणांचे प्राण घेत होते आजची पूजा स्वीकारण्यासाठी मी स्वतःच प्रकट होणार आहे पण माझे रूप इतके उग्र आणि भयंकर आहे की मला पाहताच तुमची दृष्टी जाईल किंवा तुम्ही देवळाच्या छताला एक मोठे भोग पाडा आणि त्यातून मला पूजाद्रव्य अर्पण करा महिना आपल्या श्रमाचे सार्थक झाल्याचा आनंद झाला त्यांनी छताला एक भोग पाडले त्यातून त्यांनी पूजाद्रव्य आत सोडली हनुमंताने ते पंचामृत पिऊन टाकले सर्व अन्न मारुतीने खाल्ले असुरांना वाटत होते की आता तीर्थप्रसादाच्या नद्या वाहतील म्हणून सारे सरसावून बसले पण काहीच बाहेर येईना तेव्हा राक्षसांनी तीर्थ बाहेर येण्याच्या मार्गात पहारीने ढोसले तेथे आत देवी होती तिला पहारीचे घाव सोसावे लागले देवीने इतके दिवस असुरांचे अन्न खाल्ले त्याचे फळ दुसरे काय शेवटी देवी रूप मारुती गर्जना करून म्हणाला मी तुमच्यावर प्रसन्न झाले आहे तुम्हाला रावणासारखेच पद प्राप्त करून देईल आता मी राम लक्ष्मणांना खाईन त्यांना आणा त्यांना मी अख्खे गळीन राम लक्ष्मणांना रथाला बांधले व वाजत गाजत बळी देण्यास नेऊ लागले देवळाला तीन प्रदक्षिणा घालून राम लक्ष्मणांना आत लोकले सगळे असूर आनंदोत्सव साजरा करू लागले देवरूप मारुती राम लक्ष्मणांना अकरा विकराल जवळा पसरून म्हणू लागला तुम्हा दोघा राजपुत्रांना मी आता घेळून टाकेन तुम्ही तुमच्या कुलदेवतेचे नामस्मरण करा तुमच्या प्रिय माणसाचे स्मरण केव्हा स्मरण करा तेव्हा राम डोळे मिटून देवीला म्हणाला माते जेव्हा माझे भक्त संकटात पडतात तेव्हा त्यांना माझे स्मरण होते आज मी संकटात आहे तर माझा भक्त हनुमान याच्याशिवाय मला यातून कोण टाळणार त्याची सारखी आठवण मला होत आहे माते तूच हनुमंतासारखे होऊन आमचे रक्षण कर रामरायाचे हे बोलणे ऐकून हनुमंताच्या डोळ्यातून आशूच्या धारा वाहू लागल्या त्याने आपले रूप प्रकट केले आणि रामरायाच्या पायावर मस्तक ठेवले हनुमंताला पाहताच रामरायाला आनंद झाला प्रभू म्हणाले हनुमंता अनेक अवतार घेऊनही तुझे ऋण फिटणार नाही आता आपण शत्रूचा नाश कसा करायचा हनुमंत म्हणाला प्रभू हे आपले धनुष्यबाण घ्या आता मी एकेका राक्षसाला आत बोलतो आणि त्याचा नाश करतो असे म्हणून हनुमंताने पुन्हा देवीचे प्रचंड रूप घेतले तो गर्जना करून म्हणाला भक्तानो तुम्ही दिलेल्या बळीमुळे मी संतुष्ट झालो आहे आता अहिमहिनी दर्शनासाठी आत यावे हे ऐकताच अहिरावण त्यातील मोठ्या भोकातून आत आला देवीचे प्रचंड रूप पाहून तो घाबरला भीत भीत त्याने देवीच्या चरणावर मस्तक ठेवले तोच हनुमंताने एका लातेत्याचा त्याचा चुराडा केला मग एक पुजारी आत आला तर हनुमंताने त्याचाही निकाल लावला आतून कोणीच बाहेर येत नाही हे पाहून महिरावणाने देवीच्या मंदिराचे दरवाजे फोडले तर आतून हनुमंत राम लक्ष्मणांना खांद्यावर घेऊन बाहेर आला त्याने आपल्या शेपटीच्या तडाख्याने अनेक राक्षसांना ठार केले महिरावणाने सेना सिद्ध केली व तो लढायला आला राम लक्ष्मण धनुष्य बाण घेऊन तयारच होते त्यांच्या बाणांनी अनेक राक्षस मरू लागले महिरावणाच्या कपाळावर राम लक्ष्मणांचे बाण घुसले पण त्याच्या कपाळावरील रक्ताच्या थेंबातून असंख्य महिरावण निर्माण होऊन सबंध रणांगण महिरावणाने भरून गेले चंद्रसेनेला हनुमंत वचन देतो तेव्हा हनुमंत घाईघाईने मकरध्वजाची आई मगरी हिच्याकडे गेला आणि त्याने मगरीला याचे रहस्य विचारले तेव्हा तिने सांगितले रंभेला सूर्यापासून अही महिरावण झाले आहेत रंभा उद्धरून गेली परंतु रक्तबिंदूतून महिरावण निर्माण कसा होतो व महिरावणाचा वध कसा करावा हे महिरावणाच्या पत्नीला चंद्रसेनेला विचार चंद्रसेना ही सत्यवचनी आहे हनुमंत एका उड्डाणात महिकावती नगरीत गेला आणि तो चंद्रसेनेच्या महालात शिरला चंद्रसेना ही रामभक्त होती ती रामाचे ध्यान आठवून मनात म्हणत होती रामासारखा पती जन्मोजन्मी मिळावा हनुमंताने टाळी वाजवून चंद्रसेनेचे लक्ष स्वतःकडे घेत वेधले चंद्रसेना डोळे उघडून पाहते तर समोर साक्षात रामदूत तिला आनंद झाला हनुमंत म्हणाला प्रभू राम आज मोठ्या खूप संकटात आहेत रणांगणावर महिरावणाच्या रक्तातून अनेक महिरावण निर्माण होतात तर साक्षात जो महिरावण आहे तो कसा मारावा हे सांग चंद्रसेना म्हणाली हनुमंता तू रामाला माझ्या महालात आणशील असे वचन दे तर मी सांगेन हनुमंत म्हणाला मी रामाला येथे आणेन पण काही संकट आले तर मात्र ते येथे थांबणार नाही चंद्रसेना म्हणाले ठीक आहे असे पहा शंकराच्या माळीतील भुंगे पाताळातील अमृतकुंडातून अमृत आणतात आणि ते महिरावणाच्या रक्ताच्या थेंबावर टाकतात आणि त्यातून महिरावण निर्माण होतात ते ऐकताच हनुमंत पाताळात अमृतकुंडापाशी गेला तेव्हा तेथे अनेक भुंगे अमृत घेऊन जात होते त्यांच्यातील जो मुख्य भुंगा होता तो मेरू पर्वता एवढा मोठा होता हनुमंत्या हनुमंताने एका तडाक्यात तो भुंगा जमिनीवर पाडला आणि तो त्याचे पंख उपटू लागला तेव्हा तो भुंगा मारुतीला शरण येऊ म्हणाला मी तुला शरण आलो आहे मी तुला उपयोगी पडेल हनुमंत म्हणाला आता हे काम थांबवा आणि चंद्रसेनेच्या महालात गुप्तपणे जाऊन तिने तयार केलेल्या नव्या मंचकाला आतून पोखरून टाका भुंगे ते काम करायला निघून गेले इकडे भुंग्याने अमृत शिंपडण्याचे काम थांबवतात नवे महिरावण निर्माण होण्याचे काम थांबले रामरायाने महिरावणाचा वध केला बरेच राक्षसैन्य ठार झाले उरलेले पळून गेले युद्ध थांबताच रामरायाने मारुतीला शाबासकी दिली पण त्याच्या चेहऱ्यावर काळजी दिसली प्रभूने विचारले हनुमंता तू आता काळजीत का तेव्हा हनुमंताने मधली सारी हकीकत वर्णन करून चंद्रसेनेला दिलेले वचन रामरायाला सांगितले प्रभू तर एक वचनी एक पत्नी एक बाणी माता चंद्रसेनेच्या महालात कसे जायचे हनुमंत म्हणाला प्रभू तुम्ही चंद्रसेनेच्या मालात चला त्या पलंगाला पाय लावा इतक्यात तो पलंग कोसळेल मग तुम्ही परत निघून जा तशी व्यवस्था मी केली आहे रामराय आता आपल्या महालात येणार म्हणून चंद्रसेनेने त्यांच्या स्वागताची तयारी करून ठेवली हनुमंत रामरायाला चंद्रसेनेच्या मालात घेऊन आला चंद्रसेनेने त्याचे त्यांचे स्वागत केले आणि तो मंचकावर बसायला सांगितले पलंगाला प्रभूने पाय लावतात तो एकदम कोसळला प्रभू न थांबता जायला निघाले तेव्हा प्रभू चंद्रसेनाला म्हणाले माझे तू सतत स्मरण कर पुढील जन्मात तू सत्यभामा होशील व मी तुला पत्नी म्हणून स्वीकारेन चंद्रसेनेने रामरायाच्या पायावर मस्तक ठेवले तिला प्रभू स्मरणात भाव समाधी लागली रामरायाने महिकावतीचे राज्य मकरध्वजाला दिले हनुमंताच्या खांद्यावर बसून राम लक्ष्मण निघाले वाटेत नळ नीळ व जामवंत यांना घेऊन ते लंकेत परत आले रामरायाला पाहताच वानर सैन्याला आनंद झाला सारे पुन्हा रावणाशी युद्धाला सज्ज झाले साऱ्यांना कौ हनुमंताचे कौतुक वाटले अध्याय एकतीस पूर्ण